ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने भा अध्याय पाचवा वीरभद्राकडून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस आणि दक्षाचा वध मैत्रे म्हणाले जेव्हा महादेवानी देवर्षी नारदांच्या तोंडून ऐकले की दक्षाकडून अपमानित झालेल्या सतीने प्राणत्याग केला आणि त्याच्या यज्ञातून प्रकट झालेल्या रुघुणी आपल्या पार्षदांच्या सेनेला पिटाळून लावली तेव्हा त्यांना अतिशय क्रोध आला आणि त्याच्या यज्ञातून प्रकट झालेल्या क्रभूने आपल्या पार्षदांच्या शेणीला पिटाळून लावली तेव्हा त्यांना अतिशय क्रोध आला त्यांनी उग्र रूप धारण करून क्रोधाने दात ओठ चावीत वीज आणि अग्नीच्या लोळाप्रमाणे चमकणारी आपली एक जटा उपटली आणि एकदम उभे राहून मोठ्याने हसण्याचा गडगडाट करीत ती पृथ्वीवर आपटली त्यातून एक मोठा अकराळ विक्राळ पुरुष उत्पन्न झाला त्याचे शरीर एवढे विशाल होते की तो स्वर्गाला स्पर्श करीत होता त्याला एक हजार हात होते त्याला मेघासारखा श्यामवर्ण होता त्याला सूर्यासारखी तेजस्वी तीन डोळे होते विक्राळ दाढा होत्या आणि अग्नीच्या ज्वाळाप्रमाणे लाल लाल जटा होत्या त्याच्या गळ्यात प्रेताच्या मणक्यांच्या माळा होत्या आणि हातामध्ये निरनिराळी शस्त्रास्त्रे होती जेव्हा त्यांनी हात जोडून विचारले की भगवान मी काय करू तेव्हा भगवान भूतनाथ म्हणाले वीर रुद्रा तू माझा अंश आहेस म्हणून माझ्या पार्षदांचा सेनापती होऊन तू दक्ष व त्याच्या यज्ञाचा विध्वंस करून टाक जेव्हा देवाधिदेव भगवान शंकराने क्रोध संतप्त होऊन अशी आज्ञा केली तेव्हा वीरभद्राने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि जाण्यासाठी तो तयार झाला त्यावेळी त्याला असे वाटत होते की माझ्या वेगाशी बरोबरी करणारा या जगात कोणीच नाही आणि मी मोठमोठ्या वीरांचेही बळ सहन करू शकतो तो भयंकर गर्जना करीत संसार संहारक मृत्यूचाही संहार करण्यास समर्थ असा त्रिशूल हातात घेऊन दक्षाच्या यज्ञ मंडपाकडे धावला त्यावेळी त्याच्या पायातील वाळ्यांचाही प्रचंड आवाज होत होता रुद्रांचे आणखीही पुष्कळशे गण गर्जना करीत त्याच्या पाठोपाठ धावली इकडे यज्ञशाळेत बसलेले ऋत्विज यजमान सदस्य तसेच अन्य ब्राह्मणांनी ब्राह्मण स्त्रिया यांनी जेव्हा उत्तर दिशेकडून उडणारी धूळ पाहिली तेव्हा ते विचार करू लागले की अरे हा अंधार कसला ही धूळ कुठून आली यावेळी तर वावटळ आलेली नाही किंवा डाकूही आलेली नाहीत कारण अपराध्यांना कठोर शासन करणारा राजा प्राचीन वरही अद्याप जिवंत आहे अजून गायी रानातून ही वेळ झालेली नाही मग ही धूळ कुठून आली यावेळी जगाचा प्रलय तर होणार नाही ना तेव्हा दक्ष पत्नी प्रसूती आणि इतर स्त्रिया व्याकुळ होऊन म्हणाल्या की प्रजापती दक्षाने आपल्या सर्व कन्यांच्या देखत विचार्या निरपराध सतीचा तिरस्कार केला होता त्याच पापाचे हे फळ आहे किंवा हा संहार मूर्ती भगवान रुद्रांच्या अनादराचाही परिणाम असावा प्रलय कालाच्या वेळी ते आपल्या जटा विस्कटून शस्त्रास्त्राने सुसज्ज असे आपले हात झेंड्याप्रमाणे फडकून तांडव नृत्य करतात त्यावेळी त्यांच्या त्रिशूळांच्या पात्यानी दिग्गज सुद्धा जखमी होतात आणि मेघगर्जनेसारख्या भयंकर खिदळण्याने दिशा विदीर्ण होऊन जातात असह्य तेज असणाऱ्या व रागाने भुया चढवल्याने ज्यांच्याकडे पाहणेही कठीण अशा त्यांच्या अकराळ विक्राळ दाढांमुळे तारेही अस्ताव्यस्त होऊन जातात अशा भगवान शंकरांना वारंवार राग आणणारा पुरुष साक्षात विधाता जरी असला तरी त्याचे कधी कल्याण होऊ शकेल काय महात्म्या दक्षाच्या यज्ञामध्ये असलेले लोक भयभीत दृष्टीने एकमेकाकडे पाहत असे काही बाई बोलत आहेत तोच आकाशात आणि पृथ्वीवर सगळीकडे हजारो भयंकर अपशकून होऊ लागले विदुरा त्यावेळी धावत आलेल्या रुद्रगणाने त्या महान यज्ञ मंडपाला सर्व बाजूंनी गराडा घातला त्या सर्वांनी निरनिराळी शस्त्रास्त्रे घेतलेली होती त्यांच्यामध्ये कोणी गुटके कोणी भुऱ्या रंगाचे कोणी पिवळ्या आणि काहीजण मगरीसारखे पोट आणि तोंड असलेले होते त्यापैकी काहींनी यज्ञशाळेच्या पूर्व आणि पश्चिमेकडील खांबांच्या मध्ये आडवे ठेवलेले बांबू तोडून टाकले कोणी पत्नीशाळा नष्ट केली कोणी सभामंडप तर कोणी अग्निग्रह शाळा तोडून टाकली तर काही जणांनी यजमान ग्रह आणि पाकशाळा उद्ध्वस्त करून टाकली काहींनी यज्ञाची भांडी फोडली काहींनी अग्नी विझवली काहींनी यज्ञकुंडात लघवी केली तर काहींनी यज्ञवेदीच्या सीमाना बांधलेल्या दोऱ्या तोडून टाकल्या काही जण मुनींना त्रास देऊ लागले काही जण स्त्रियांना धमकावू लागले आणि काहींनी आपल्या जवळून पळून जाणाऱ्या देवतांना पकडले मनीमानाने भृगुऋषींना बांधले वीरभद्राने प्रजापती दक्षाला कैद केली चंडिशाने पुषाला आणि नंदीश्वराने भग देवतेला पकडले भगवान शंकरांच्या पार्षदांचे हे भयंकर प्रताप पाहून तसेच दगडांच्या मारानी अतिशय घाईकुतीला येऊन तेथील ऋत्वीज सदस्य आणि देव इत्यादी सर्वजण इतस्तथा पळून गेले भृगुमुनी हातात श्रुवा म्हणजे पळी घेऊन हवन करीत होते वीरभद्राने त्यांच्या दाढी मिशा उपटल्या कारण त्यांनी प्रजापतीच्या सभेमध्ये मिशांवर पीळ देत महादेवांचा उपहास केला होता त्यांनी क्रोधाविष्ट होऊन भगदेवाला पृथ्वीवर आपटले आणि त्याचे डोळे काढले कारण जेव्हा दक्ष देवसभेमध्ये श्री महादेवांची निंदा करीत होता त्यावेळी अनेक दक्षाला डोळ्यांनी खून करून प्रोत्साहन दिले होते यानंतर जसे अनिरुद्धाच्या विवाहाच्या प्रसंगी बलरामाने कलिंग राजाचे दात उपटले होते तसेच त्याने पुषाचे दात तोडले कारण जेव्हा दक्षाने महादेवांना शिव्या दिल्या त्यावेळी हाच दात काढून हसत होता नंतर तो दक्षाच्या छातीवर बसून एका धारदार तलवारीने त्याचे मुंडके तोडू लागला परंतु पुष्कळ प्रयत्न करूनही ते तुटेना जेव्हा कोणत्याही प्रकारच्या शस्त्रास्त्राने दक्षाची त्वचा फाटली नाही तेव्हा वीरभद्राला मोठेच आश्चर्य वाटले आणि तो बराच वेळ विचार करीत राहिला तेव्हा त्याने यज्ञ मंडपात यज्ञ पशूंना जसे मारले जाते ते पाहून त्याचप्रमाणे दक्षरूप त्या यजमान पशूचे डोके धरापासून वेगळे केले हे पाहून भूतप्रेत पिशाच्यादी त्याच्या या कृत्याची प्रशंसा करीत वाहवा करू लागली आणि दक्षाच्या बाजूकडील लोकात हाहाकार मानला वीरभद्राने अत्यंत संतापून दक्षाचे डोके यज्ञाच्या दक्षिणाग्नीत टाकले आणि त्या यज्ञशाहीला आग लावून यज्ञाचा विध्वंस करून तो कैलास पर्वताकडे परत गेला या ठिकाणी पाचवा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू